खर्चली कवडी दमडी नाही वेचला दान आ विकत घेतला शाम बाई मी विकत घेतला शाम बाई मी विकत घेतला शाम पत गीतला श्याम बाई मी भी पत गीतला सहजसा बाळगुराखी मुने वरसा गुलाम काळा संता घरसा हात पिताचा विठ्ठल आणि दासाचा श्री राम दासाचा श्री राम विकत घेतला शाम बाई मी विकत घेतली अन्ना